ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने भा अध्याय तिसरा महर्षी चवन आणि सुकन्येचे चरित्र व शर्यातीचा वंश शुकाचार्य म्हणाला मनुपुत्र राजा शर्याती वेद पारंगत होता त्याने अंगिरा ऋषीच्या यज्ञामध्ये दुसऱ्या दिवसाचे कर्म सांगितले होते त्याची एक कमललोचना सुकन्या नावाची कन्या होती एके दिवशी शर्याती आपल्या कन्येसह वनातून जाता जाता चेवण ऋषीच्या आश्रमात जाऊन पोहोचला सुकन्या आपल्या मैत्रिणींसह वनात फिरत फिरत झाडांचे सौंदर्य पाहत होती तिने एके ठिकाणी वारोळाच्या छिद्रामधून काजव्याप्रमाणे चमकणाऱ्या दोन ज्योती पाहिल्या दैवगतीमुळे सुकन्येने बालसुलभ स्वभावानुसार एका काट्याने त्या ज्योतींना टोचले त्यामुळे त्यातून भळभळा रक्त वाहू लागले त्याचवेळी राजा शर्यतीच्या सैनिकांचे मलमूत्र थांबले हे पाहून शर्यतीला अत्यंत आश्चर्य वाटले तो आपल्या सैनिकांना म्हणाला अरे तुम्ही महर्षी चवनांच्या बाबतीत काही अनुचित व्यवहार तर केला नाही ना आमच्यापैकी कोणीतरी त्यांच्या आश्रमामध्ये काहीतरी दुष्कृत्य केले असावी तेव्हा घाबरत घाबरत सुकन्या पित्याला म्हणाली माझ्याकडूनच काही चूक घडली आहे अजांत्यपणाने मी दोन ज्योतींना काट्याने टोचले आहे आपल्या कन्याचे हे बोलणे ऐकून शर्याती घाबरला त्याने स्तुती करून वारळात असलेल्या चवन मुनींना कसेबसे शांत केले त्यानंतर चवन मुनीचे मनोगत जाणून त्याने आपली कन्या त्यांना अर्पण केली आणि या संकटातून सुटून प्रसन्न चित्ताने त्याची संमती घेऊन तो राजधानीकडे परत आला इकडे सुकन्या अतिशय रागीट चवन मुनींना पती म्हणून स्वीकारून अत्यंत सावधपणे त्याचे मनोगत जाणून व त्याप्रमाणेच वागून त्याची सेवा करीत त्याला प्रसन्न करू लागली काही काळ गेल्यानंतर त्यांच्या आश्रमामध्ये दोन्ही अश्विनी कुमार आले चवन मुनींनी त्यांचे यथोचित स्वागत करून म्हटले आपण दोघेजण समर्थ आहात म्हणून मला तारुण्यावस्था प्रदान करा तरुण स्त्रियांना आवडणारे रूप आणि वय मला द्या आपण सोमपान करण्याचे अधिकारी नाहीत हे मी जाणतो तरीसुद्धा यज्ञामध्ये मी आपल्याला सोमरस पानाचा अधिकार मिळवून देईन वैद्य शिरोमणी अश्विनी कुमारांनी महर्षी च्यवनाला धन्यवाद देऊन म्हटले ठीक आहे आणि त्याला सांगितले की हे सिद्धांनी बनवलेले कुंड आहे आपण याच्यामध्ये स्नान करावे चवन मुनीचे शरीर म्हातारपणाने व्यापले होते सर्व अंगावर शिरा दिसत होत्या सुरकुत्या पडल्या होत्या आणि केसही पिकल्यामुळे ते अगदी कुरूप दिसत होते आपल्याबरोबर त्यांना घेऊन अश्विनी कुमारांनी त्या कुंडात प्रवेश केला नंतर त्या कुंडातून तीन पुरुष बाहेर आले त्या तिघांच्याही गळ्यात कमळाच्या माळा कानात कुंडले होती त्यांनी सुंदर वस्त्रे परिधान केली होती तिघेही एकसारखे दिसत होते ते अतिशय सुंदर आणि स्त्रियांना प्रिय वाटतील असे होते साध्वी सुंदरी सुकन्याने जेव्हा तिघेही एकसारखेच आणि सूर्यासारखे तेजस्वी आहेत असे पाहिले तेव्हा त्यातून आपल्या पतीला ओळखू न शकल्याने ती अश्विनी कुमारांना शरण गेली तिचे पातिव्रत्य पाहून अश्विनी कुमार संतुष्ट झाले त्याने तिला तिचा पती दाखवला नंतर चेवन मुनीची आज्ञा घेऊन विमानातून ती स्वर्गाकडे गेली एकदा यज्ञासाठी आमंत्रण देण्याकरता शर्याती चवन मुनीच्या आश्रमात आला तिथे त्याने पाहिले की आपल्या सुकन्याजवळ एक सूर्यासारखा तेजस्वी पुरुष बसलेला आहे सुकन्येने त्याच्या चरणाला वंदन केले शर्यातीने तिला आशीर्वाद दिला नाहीच आणि काहीशी नाराज होऊन म्हटली उलटे तू हे काय केलेस सर्वांना वंदनीय अशा चिवन मुनीला तू फसवलेस तू त्याला म्हातारा आणि नावडचा समजून सोडून दिलीस आणि एका वाटेने निघालेल्या जार पुरुषाबरोबर राहू लागलीस तुझा जन्म तर फार मोठ्या कुळात झाला होता ही उलटी बुद्धी तुला कशी सुचली तुझे हे वागणे कुलाला कलंक लावणारे आहे तू निर्लज्जपणे जाराची सेवा करू लागलीस अशा रीतीने आपल्या पित्याच्या व पतीच्या वंशांना घोर नरकाकडे घेऊन चालली आहेस राजा शर्यातीने असे म्हटल्यानंतर पवित्र हास्य करणाऱ्या सुकन्येने स्मित हास्य करीत म्हटले बाबा हा आपला जावई भृगुनंदन महर्षी च्यवनच आहे यानंतर तिने आपल्या पित्याला महर्षी च्यवनाच्या तारुण्य आणि सौंदर्याच्या प्राप्तीचा सर्व वृत्तांत सांगितला तो ऐकून शर्याती आश्चर्यचकित झाला त्याने मोठ्या प्रेमाने आपल्या कन्येला जवळ घेतले महर्षी च्यवनाने वीर शर्यातीकडून सोमयज्ञाचे अनुष्ठान करवले आणि सोमपानाचा अधिकार नसून सुद्धा आपल्या प्रभावाने अश्विनी कुमाराला सोमपान करविले शीघ्रकोपी इंद्राने हे सहन न होऊन शर्यातीला मारण्यासाठी वज्र उचलले महर्षी चवनाने वज्र घेतलेला त्याचा हात तिथेच थांबवला तेव्हा सर्व देवांनी अश्विनी कुमाराला सोमाचा भाग देण्याची मान्य केली वैद्य असल्या कारणाने त्यांनी अगोदर अश्विनी कुमाराला सोमपानापासून बहिष्कृत केले होते परीक्षिता शर्यातीला उत्तानभर ही अनर्थ आणि भुरीशेन असे तीन पुत्र झाले अनार्थापासून रेवत झाला महाराज रेवताने समुद्राच्या आत कुशस्थली नावाची एक नगरी वसवली होती तिथेच राहून तो अनर्थ इत्यादी देशांवर राज्य करीत होता त्याला शंभर श्रेष्ठ पुत्र होते त्यापैकी सर्वात थोरला ककुद्मी होता ककुद्मी आपल्या कन्या रेवतीला घेऊन तिच्यासाठी वर विचारण्याच्या उद्देशाने ब्रह्मदेवाकडे रजतमरहित ब्रह्मलोकात गेला ब्रह्मलोकामध्ये गाणी चालू असल्याने विचारासाठी संधी न मिळाल्याने तो काही वेळ तिथेच थांबला त्यानंतर ब्रह्मदेवाला नमस्कार करून त्याने आपल्या येण्याचा उद्देश सांगितला त्याचे म्हणणे ऐकून भगवान ब्रह्मदेव त्याला हसून म्हणाला राजा तू आपल्या मनात ज्या लोकांविषयी विचार केला आहेस ते सर्वजण केव्हाच काळाच्या पडद्याआड गेले आहेत आता त्यांचे मुलगे नातू पंतू इतकेच काही गोत्रांची नावे सुद्धा शिल्लक नाहीत मध्यंतरीच्या काळात सत्तावीस युगांचा काळ निघून गेला आहे म्हणून तू जा यावेळी भगवान नारायणाचे अंशावतार महाबली बलराम पृथ्वीवर विद्यमान आहेत राजा त्याच नररत्नाला हे कन्यारत्न तू समर्पित कर ज्यांचे नाम लिला इत्यादींचे श्रवण कीर्तन अतिशय पवित्र आहे तेच प्राण्यांचे जीवन सर्वस्व भगवान पृथ्वीवरील भार उतरवण्यासाठी आपल्या अंशाने अवतीर्ण झाले आहेत ककुद्मिनी ब्रह्मदेवाची ही आज्ञा घेऊन त्याच्या चरणाला वंदन केले आणि तो आपल्या नगरीला निघून गेला यक्षाच्या भीतीने त्यांच्या वंशजांनी ती नगरी सोडली होती आणि ते इकडे तिकडे कुठेतरी निवास करीत होते ककुद्मिनी आपली सर्वांग सुंदर कन्या बलशाली बलरामाला देऊन तो तपश्चर्या करण्यासाठी श्री नारायणाच्या बद्रिकाश्रमाकडे निघून गेला या ठिकाणी तिसरा अध्यायी समाप्त झाला भगवान श्री कृष्णार्पण